हे पुरुषोत्तमा हे भूतभावना हे भूतेशा हे देवदेवा हे जगतपते आपण आपल्याच सामर्थ्याने आपल्याला जाणता ज्याप्रमाणे आकाशाचे मोठेपण आकाशाला समजते किंवा पृथ्वीचे वजन पृथ्वीला समजते त्याप्रमाणे हे लक्ष्मीपते तुमचे सर्व शक्ती तुम्हीच जाणता एरवी तुमची शक्ती आम्हाला कळली कसे कळली असा वेदाधिक व्यर्थ गर्व वाहतात अहो मनाच्या गतीला कसे मागे टाकावे वाऱ्याला वेगेत कसे धरावे आणि बाहूने माया कशी तरून जावी त्याचप्रमाणे तुमचे ज्ञान होणे फार दुस्तर आहे म्हणून ते कोणाला होत नाही तर तुमचे तुम्हाला समजते महाराज तुमचे ज्ञान तुम्हालाच आहे व ते आपण दुसऱ्यांनाही समजून देण्यास समर्थ आहात तर एकदा आमच्या हौसेच्या कपाळाचा घाम पुसून टाका बरे आमची ऐकण्याची हौस पुरी करा अहो प्राणीमात्राचे उत्पादका अहो रूपी गजाचा नाश करणाऱ्या पंचांना अहो सर्व देवांना पूज्य व जगदाधिपते आपण ऐकलेत का तुमचा मोठेपणा आम्ही ओळखू म्हटले तर तुमच्याजवळ उभे राहण्यासही आम्ही योग्य नाही व या संकटाला भिवून जर आम्ही तुमची विनंती केली नाही तर आमच्या मनाच्या समाधानाला दुसरा उपायही नाही चोहोकडे समुद्र व नद्या जरी पाण्याने भरलेल्या आहेत तरी त्यांचा चातकास काय उपयोग कारण जेव्हा मेघाचे थेंब पडतील तेव्हाच त्यांना पिण्यास पाणी मिळेल त्याचप्रमाणे कृष्णा जगतात जरी चोहीकडे गुरु आहेत तरी आम्हाला तुमच्या वचून दुसरा गुरु नाही हे असो आता तुमच्या विभूती सांगा श्लोकार्थ सोळावा ज्या विभूतीच्या योगाने तुम्ही या सर्व लोकांना व्यापून राहता त्या तुमच्या अद्भुत अशा सर्व विभूती मला सांगा महाराज आपल्या ज्या काही विभूती असतील त्यातून जेवढ्या व्यापक शक्तिमान व सतेज आहेत तेवढ्या तुम्ही मला दाखवा हे अनंता ज्या तुमच्या विभूती तिन्ही लोकांना व्यापून आहेत त्यातील मुख्य मुख्य नावाजलेल्या असतील त्या मला आता सांगा श्लोकार्थ सतरावा हे योगीन तुमचे सतत चिंतन करणारा मी तुम्हाला कसा जाणू शकेन आणि हे भगवान कोणकोणत्या वस्तूंचे ठिकाणी मी तुमचे ध्यान करावे महाराज मी तुम्हाला कसे जाणावे व नेहमी कशाचे चिंतन करावे जर सर्वत्र तुम्हीच आहात असे म्हणावे तर माझ्या हातून तुमचे चिंतन होणार नाही म्हणून पूर्वी जे संक्षेपाने आपले भाव सांगितले त्यांचा विस्तार करून एक वेळ सांगा ज्या ज्या विभूतींच्या ठिकाणी तुम्ही आहात असे समजून चिंतन केले असता मला श्रम पडणार नाही अशी तुमच्या प्राप्तीची जी युक्ती ती स्पष्ट करून सांगा श्लोकार्थ अठरावा हे जनार्दना तो तुमचा योग व विभूती मला पुन्हा विस्ताराने सांगा कारण तुमचे अमृतासारखे भाषण कितीही ऐकले तरी माझी तृप्तीच होत नाही हे भूतपते मी ज्या विभूतीबद्दल तुम्हाला विचारले आहे त्या सांगा त्यास त्या पुन्हा काय सांगायच्या आहेत असे जर कदाचित म्हणाल तर जनार्दना अशी शंका मनात येऊ देऊ नका कारण जगातील साधारण जे अमृतपान त्यालाही पुरे असे कोणाच्याने म्हणवत नाही जे अमृत काळकूट विषाचे सख्खे भावंड आहे ते मरणाच्या भीतीने देवाने प्राशन केले असताही ब्रह्मदेवाच्या एका दिवसात चौदा इंद्र लय पावतात शिराबजीचा असा एक रस आहे की त्याला अमृत हे नाव व्यर्थ प्राप्त झाले पण त्याचीही गोडी पुरी झाली असे कोणाच्याने म्हणवत नाही त्या तुझ्या अमृताच्या गोडीचा जर एवढा महिमा आहे तर मग असे पहा की हे तुमचे बोलणे तर खरोखर ज्ञानामृत आहे हे मंदराचे न हलवता क्षीरसागर न घुसळता अनादी असून स्वभावता स्वयमेव आहे हे पाझरत नाही पातळ होत नाही व घट्टही होत नाही याची गोड व सुवास ही समजत नाही हे आठवण करण्याबरोबर वाटेल त्याला प्राप्त होते याची गोष्ट ऐत्या क्षणीच सर्व संसार मिथ्या वाटू लागतो यामुळे बळकट अविनाशपण आपोआपच प्राप्त होते यांच्या योगाने जन्ममृत्यूची वार्ता समोर नाहीशी होते व आंतरबाह्य महासुखाचा लाभ होतो मग दैवयोगाने जर ते सेवन केले तर ते आत्मरूपी करून टाकते अशा प्रकारचे ते तुमचे ज्ञानामृत ते तुम्ही मला पाजित असता माझे चित्त पुरे म्हणू शकत नाही आधी तुमचे नाव मला आवडते त्यात तुमची भेट होऊन सहवास घडला व नंतर आनंदयुक्त होऊन तुम्ही गोष्टी सांगत आहात तेव्हा हे सुख कशासाठी आहे हे माझ्याने सांगवत नाही परंतु मला फार संतोष होत आहे तर मला असे वाटते की तुमच्या मुखाने पुन्हा एक वेळ ते ऐकावे कदाचित तुमच्या मनात शंका येईल की एक वार सांगितलेले पुन्हा कसे सांगावे तर महाराज असे पहा की सूर्याच्या नित्य प्रकाशाला शिळा म्हणता येईल का अग्नीला ओवळा म्हणता येईल का किंवा अखंड वाहणाऱ्या गंगोदकास पारोसे पण आहे काय तुम्ही आपल्या मुखाने जे ज्ञान सांगितले ते ऐकून आम्हाला असे वाटले की नाद ब्रह्म मूर्तिमंत आमच्यापुढे उभे आहे तसेच दुर्मिळ अशा चंदनाच्या फुलांचा आम्ही आज सुवास घेत आहोत अर्जुनाचे हे भाषण ऐकून श्रीकृष्ण सर्वांगाने डोलू लागले आणि म्हणाले हा पार्थ भक्ती व ज्ञान यांचे आग्रच झाला आहे याप्रमाणे अनुभवाच्या संतोषात प्रेमाचा उमाळ येऊ लागला तो कष्टाने सावरून श्री अनंत बोलू लागले श्लोकार्थ एकोणीसावा श्री भगवान म्हणाले अर्जुना ठीक आहे तर माझ्या मुख्य मुख्य विभूती तुला सांगतो कारण माझ्या विभूतींच्या विस्ताराचा अंत नाही स्वतः ब्रह्मदेवाचा बाप हे माहीत असूनही त्याची आठवण न राहता भगवान म्हणाले बापा अर्जुना फार चांगले केले आता भगवंताने अर्जुनाला बापा म्हटले म्हणून आपणास आश्चर्य करण्याचे कारण नाही का की भगवान स्वतः नंदपुत्र होऊन खेळ खेळले नाहीत का पण सध्या ते असो हा सर्व प्रकार विशेष आवडीने घडतो तर भगवान म्हणाले हे धनुर्धरा मी सांगतो ते ऐक हे सुभद्रापते तू ज्या माझ्या विभूतीबद्दल विचारलेस त्या अगणित असून जरी माझ्यात आहेत तरी माझ्याही बुद्धीने त्यांची गणना करता येत नाही ज्याप्रमाणे आपल्या अंगावरील केश ज्याचे त्यासही मोजता येत नाहीत त्याप्रमाणे माझ्या विभूती मला मोजता येत नाही एरवी देखील मी कसा व केवढा आहे हे माझे मलाच खरे कळत नाही याकरता माझ्या मुख्य मुख्य विभूती ज्या प्रसिद्ध आहेत त्या ऐक हे किरीटी त्या जाणल्या असता इतर सर्व विभूती जाणता येतील ज्याप्रमाणे झाडाचे बी हा बी हाती आले असता झाड हाती आल्याप्रमाणे होते किंवा बाग हाती आल्यावर आपोआप फळे व फुले हाती लागतात त्याप्रमाणे त्या विभूती पाहिल्या असता सर्व विश्व पाहिल्याप्रमाणे होते हे धनुर्धरा बाकी खरोखर माझ्या विस्ताराचा अंत नाही हे पहा की गगनासारखे मोठमोठे पदार्थही माझ्यात मावतात श्लोकार्थ विसावा हे गुडाकेशा सर्व भूतांच्या अंतरी असणारा आत्मा मी आहे आणि सर्व भूतांचा आधी मध्य व अंतही मीच आहे कुरळे केश मस्तकी धारण करणाऱ्या व धनुर्विद्येत शिवाप्रमाणे प्रवीण अशा अर्जुना ऐक प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी जो आत्मा आहे तो मी शरीराच्या आतील भागाच्या अंतःकरणात मीच आहे प्राणीमात्रांच्या बाहेरच्या बाजूसही माझेच आच्छादन आहे आणि प्राणीमात्राच्या प्रारंभी अंत्य आणि मध्येही मीच आहे ज्याप्रमाणे मेघांच्या खाली वर व आत बाहेर सर्व सर्वत्र आकाशात असते आणि ते आकाशात उत्पन्न होऊन आकाशातच असतात आणि मग ज्यावेळेस ते मेघ लय पावतात व त्यावेळेसही आकाशच होऊन राहतात त्याप्रमाणे उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही गती प्राणी मात्रास देणारा मीच आहे याप्रमाणे माझे मोठेपण आणि व्यापकपण हे माझ्या विभूतीच्या योगाने समजते तरी जीवालाच कान करून पूर्वी ऐकलेल्या गोष्टीवर अनुसंधान ठेवून पुढे ऐक हे सुभद्रापते यापुढे तुला सांगायच्या राहिलेल्या विभूती ज्या तुला सांगतो म्हणून म्हटले होते त्यातील मुख्य मुख्य ऐक श्लोकार्थ एकविसावा द्वादशादित्यामध्ये विष्णू मी प्रकाशवंतामध्ये किरणवंत सूर्य मी मरुद्गणामध्ये मरीची मी आणि नक्षत्रामध्ये चंद्र मी आहे इतके बोलल्यावर श्री श्रीकृष्ण म्हणाले बारा आदित्यात विष्णू मी तेजस्वी वस्तू किरणयुक्त सूर्य तो मी श्रीकृष्ण म्हणतात एकोणपन्नास मरुदगणात मरीची मी आणि आकाशातील नक्षत्रात चंद्र मी आहे श्लोकार्थ बावीसावा वेदामध्ये सामवेद मी आहे देवामध्ये इंद्र मी आहे इंद्रियामध्ये मन मी आहे आणि प्राण्यामध्ये चेतना मी आहे श्री गोविंद म्हणाले वेदात सामवेद मी देवात मरुदबंधू जो इंद्र तो मी आणि इंद्रियात अकरावे जे मन ते मी असे जाण तसेच प्राणीमात्रात जी मूळ जीवकळा ती मी आहे श्लोकार्थ तेविसावा रुद्रामध्ये शंकर मी आहे यक्ष राक्षसामध्ये कुबेर मी अष्टवसूमध्ये अग्नी मी आणि पर्वतामध्ये मेरू मी आहे सगळ्या रुद्रामध्ये मदनाचा शत्रू जो शंकर तो मी आहे याबद्दल मनात शंका धरू नको श्री आनंद म्हणतात यक्ष राक्षसात शंकराचा मित्र जो धनवान कुबेर तो मी आहे अष्टवसूमध्ये अग्नी तो मी व सर्व शिखरांच्या पर्वतात उंच असा मेरू पर्वत तो मी श्लोकार्थ पंचवीसावा पार्था पुरोहितामध्ये मुख्य जो बृहस्पती तो मी आहे असे जाण सेनापतीमध्ये कार्तिक स्वामी मी आहे व जलाशयामध्ये समुद्र मी आहे सप्त महर्षीमध्ये भृगु मी आहे वाणीमध्ये ओंकार मी आहे यज्ञामध्ये जपयज्ञ मी आहे व अचल अचल वस्तूमध्ये हिमालय मी आहे जो इंद्रांचा सचिव सर्व ज्ञानांचे आदिपीठ व पुरोहितामध्ये श्रेष्ठ तो बृहस्पती मी अर्जुना जो शंकराच्या वीर्यापासून अग्नीच्या संघाने कृतिकांच्या उदरी उत्पन्न झाला तो त्रिभुवनातील सेनापतीत मुख्य असा कार्तिक स्वामी मी सर्व सरोवरात जलनिधी जो समुद्र तो मी व महर्षीत तपोरवाशी जो भृगु तो मी वैकुंठवासी श्रीकृष्ण श्री विष्णू म्हणाले सर्व बोलण्यात ज्या सत्याने व्यवहार होतो ते सत्य अक्षर मी सर्व यज्ञामध्ये कर्मत्याग करून ओंकाराधिकाने उत्पन्न होणारा जो जपयज्ञ तो मी जो नामजपयज्ञ श्रेष्ठ असून ज्याला स्नानाधिक कर्माची जरूर नाही व ज्यांच्या नावाने धर्म व अधर्म पवित्र होतात वेदात त्याला परब्रह्म म्हणतात तो मी आहे श्री लक्ष्मीपती म्हणाले स्थावर पर्वतामध्ये पुण्यराशी जो हिमालय पर्वत तो मी आहे श्लोकार्थ सव्वीस सत्तावीस सर्व वृक्षामध्ये अश्वत्थ मी आहे देवर्षीमध्ये नारद मी आहे गंधर्वामध्ये चित्ररथ मी आहे व सिद्धामध्ये मुनी मी आहे अश्वामध्ये क्षीरसागरातून निघालेले उच्चश्रवा नावाचा घोडा मी आहे असे जाण आत उत्तम हत्तीमध्ये ऐरावत मी आहे असे जाण नरामध्ये राजा मी आहे असे जाण कल्पवृक्ष व पारिजात तसाच चंदन हे गुणाने मोठे प्रसिद्ध आहेत तरी या सर्व वृक्षात पिंपळ म्हणून जो वृक्ष आहे तो मी हे पांडवा सर्व देवर्षीत नारद ऋषी तो मी असे जाण आणि सर्व गंधर्वात चित्ररथ म्हणून जो गंधर्व आहे तो मी हे ज्ञानवंता या सर्व सिद्धामध्ये कपिलाचार्य मी सर्व घोड्यात उच्चैश्रवा नावाचा घोडा तो मी राजाला भूषण देणारे असे जे हत्ती त्यात ऐरावत नावाचा हत्ती तो मी देवाने क्षीरसागराचे मंथन करून सर्व रसात उत्तम असे जे अमृत उत्पन्न केले ते मी सर्व लोक आज्ञाधारक होऊन ज्याची सेवा करतात तो सर्व पुरुषातील श्रेष्ठ राजा माझी विशेष विभूती आहे श्लोकार्थ अठ्ठावीस एकोणतीस आयुधामध्ये वज्र नावाचे आयुध आहे ते मी गायीमध्ये कामधेनू मी आहे प्रजा उत्पन्न करणारा जो मदन तो मी आहे सर्पामध्ये वासुके मी आहे नागामध्ये मी नागराज अनंत आहे जलदेवतामध्ये वरुण मी आहे पितरामध्ये आर्यमा नावाचा पितर मी आहे व नियमन करणारामध्ये यम मी आहे हे पहा अर्जुना शंभर यज्ञ परिपूर्ण केलेल्या इंद्राच्या हातात असणारे आयुधामध्ये श्रेष्ठ असे वज्र मी आहे श्री विष्णू म्हणाले सर्व गायीत कामधेनू नावाची गाय ती मी आणि प्रजा उत्पन्न करणारा मध्ये मदन म्हणून जो आहे तो मी हे कुंती सुता सर्पकुलांचा नायक वासुकी तो मी व सर्व नागामध्ये श्रेष्ठ जो अनंत तो मी श्रीकृष्ण सांगतात सर्व जलदेवतात पश्चिम दिशेचा पती जो वरुण तो मी सर्व पितृगणात पितृदेवता जो आर्यमा तो मी असे खरोखर सांगतो जे जगाची शुभाशुभ कर्मे लिहितात प्राण्यांच्या मनाच्या व शरीराच्या कर्माची झडती घेतात व कर्मानुसार भोगाचे फल देतात त्या नियमन करणाऱ्या प्राण्यांच्या कर्माचा साक्षी जो यमधर्म तो मी असे रमापती आत्माराम म्हणाले श्लोकार्थ तिसावा दैत्यामध्ये प्रल्हाद मी आहे गणती करणाऱ्यामध्ये काल मी आहे पशु पशुमध्ये सिंह किंवा व्याघ्र मी आहे पक्षामध्ये गरुड मी आहे अरे कुलात जन्मलेला प्रल्हाद म्हणून तो दैत्य तो मी असे समज आणि म्हणूनच तो दैत्यांच्या स्वभावाने लिप्त झाला नाही श्री गोपाळकृष्ण म्हणतात हरण करणारा जो महाकाळ तो मी व सर्व जन जनावरात वाघ तो मी असे समज अर्जुना ऐक सर्व पक्षात गरुड पक्षी तो मी म्हणूनच तो मला आपल्या पाठीवर वाहू शकतो श्लोकार्थ एकतीसावा पवित्र करणाऱ्या वस्तूमध्ये वायू मी आहे शस्त्रधरामध्ये राम मी आहे जलचरामध्ये मकर मी आहे व नद्यामध्ये भागीरथी मी आहे हे धनुर्धरा या पृथ्वीच्या सभोवते एक घटका न लागता जो फिरतो व एका उडीबरोबर सातही समुद्रांना प्रदक्षिणा करतो असा वेगवानामध्ये श्रेष्ठ जो वायू तो मी आणि अर्जुना सर्व शस्त्र झालात श्रीराम तोमी ज्या रामाने त्रेतायोगी संकटात पडलेल्या धर्माच्या कैवाराने आपल्या रूपाचे दुसरे धनुष्य बनवून विजयश्रीला आपल्याशिवाय दुसरा मार्गच ठेवला नाही नंतर सुवेल सुवेलाचलावर उभे राहून लंकाधीश रावणाच्या मस्तकाच्या पंक्ती गगनात उद उद म्हणणाऱ्या भूताना बळी दिल्या ज्या रामाने देवांचा मान राखला धर्माचा जीर्णोद्धार केला व सूर्यवंशात केवळ प्रति सूर्यच उदयास आला तो शस्त्रे पर परजणाऱ्यात सीतापती रामचंद्र मी व पृच्छवंत जलचरात मकर तो मी सर्व वाहणाऱ्या नद्यामध्ये ज्या गंगेला भगीरथ आणत असता जन्हूने गिळून पुन्हा मांडी फोडून जिला वाट दिली तो सर्व त्रैलोक्यातील नद्यात मुख्य नदी जान्हवी मी असे अर्जुना तू जाण हे पहा सृ याप्रमाणे सृष्टीतील माझ्या एक एक निरनिराळ्या विभूतींचे वर्णन करू लागलो तर हजार जन्मात अर्ध्या विभूतींचेही वर्णन होणार नाही श्लोकार्थ बत्तीस तेहतीस हे अर्जुना मी सुष्ट पदार्थांचा आदी मध्य आणि अंत आहे सर्व विद्यामध्ये आत्मा काय अनात्म काय यांचा भेद दाखवणारी जी अध्यात्मविद्या ती मी आहे वादविवादात तत्व जाणणाऱ्या इच्छेने केलेला जो वाद तो मी आहे अक्षरामध्ये ओम हे अक्षर मी आहे समासामध्ये द्वंद्व समास मी आहे अक्षय जो काल तो मी आहे सर्व बाजूने कर्माचे फल देणारा मी आहे ज्याप्रमाणे सर्व नक्षत्रे वेचून घ्यावी अशी मनात इच्छा उत्पन्न झाली असता आकाशाची मोठ बांधली म्हणजे ती सर्व हाती येईल किंवा पृथ्वीच्या प्रमाणांचा झाडा घ्यावायचा झाल्यास भूगोलच काखेत मारला पाहिजे त्याप्रमाणे माझा विस्तार पाहावायचा असल्यास मलाच जाणले पाहिजे म्हणजे ते सर्व दृष्टीस पडेल खां फांद्या फुले फळे ही सर्व एकदम गुंडाळून घ्यावी असे वाटल्यास ज्याप्रमाणे झाड मुळासकट उपटून घ्यावे त्याप्रमाणे माझ्या सर्व विभूती समजाव्या अशी इच्छा झाल्यास माझे निर्दोष असे स्वरूप जाणून घ्यावे म्हणजे त्या सहज समजतील एरवी अर्जुना माझ्या वेगळ्याला विभूती किती म्हणून ऐकील म्हणून एकदा मला जाणलेस म्हणजे त्या सर्व तुला कळतील हे किरीटी मी सर्व सृष्टींचा आधी मध्य आणि अंत आहे ज्याप्रमाणे वस्त्रात तंतू उभे व आडवे भरलेले असतात त्याप्रमाणे जो मी सर्व व्यापक आहे त्या मला जाण त्यानंतर माझ्या विभूती जाणून काय करायचे परंतु तसे करण्याची तुझी योग्यता नाही म्हणून ते असू दे हे सुभद्रापते तू माझ्या विभूती कोणत्या म्हणून विचारलेस तर त्या ऐक सर्व विद्यात आत्मज्ञान होणारी वेदांत विद्या ती मी आहे अरे बोलणाऱ्याच्या ठिकाणी जो जो सर्व शास्त्रांच्या संमतीने कधी संपत नाही तो वाद मी निश्चय करू लागले असता जो उलट वाढतो व ऐकणाऱ्यांच्या तर्कास बोळ येते आणि त्या तर्कावर बोलणाऱ्यांची गोड भाषणे होतात श्री गोविंद म्हणाले अशा वाटासाठी जो वाद चालतो तो मी आणि अक्षरात स्पष्ट असा जो आकार तो मी समासात द्वंद्व द्वंद्व तो मी असे समज आणि मशकापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना ग्रासणारा काल तो मी मेरू मंदाराधिकासह जो पृथ्वीचा नाश करतो व प्रलयकाली जलमय झालेल्या जगास जो जागते जागी जिरवतो हे किरीटी प्रलयकालच्या तेजाला जो मिठी मारतो सर्व व्या वाऱ्याला गिळून टाकतो व ज्याच्या पोटात आकाश मावते असा अपरिमित काळ तो मी असे लक्ष्मीशी विलास करणारे श्रीकृष्ण म्हणाले मग पुन्हा म्हणतात सृष्टीचा जो उत्पन्न करता तो मी आहे श्लोकार्थ चौतीसावा सर्वांना हरण करणारा मृत्यू मी आहे उत्पन्न होणाऱ्या भाग्यवान प्राण्यांचे भाग्य मी आहे व स्त्रीलिंगी विभूतीमध्ये कीर्ती लक्ष्मी वाणी स्मृती बुद्धी धृती म्हणजे धैर्य आणि शांती मी आहे उत्पन्न झालेल्या प्राणीमात्रांचे धारण करणारा मीच सर्वांचे जीवनही मीच व शेवटी सर्वांचा संहार करतो म्हणून मृत्यूही मीच असे समज आता स्त्री जातीपैकी माझ्या आणखी सात विभूती आहेत त्यांचे मी कौतुकाने वर्णन करतो ते ऐक अर्जुना नित्य नवी कीर्ती ती माझीच मूर्ती युक्त जी संपत्ती तीही मीच असे जाण आणि न्यायाच्या सिंहासनावर बसून विचाराच्या मार्गाने चालणारी जी वाणी तीही मीच पदार्थ पाहिल्याने जिच्या योगाने माझी आठवण होते ती स्मरणशक्ती मी असे पक्के समज इहलोकी स्वहित जागृत करणारी जी बुद्धी ती मी व या त्रिभुवनात धृती ती मी आणि क्षमाही मीच संसार गजेंद्राचा नाश करण्यामध्ये केवळ सिंहच असे भगवान श्रीकृष्ण म्हणाले याप्रमाणे स्त्री जातीत ज्या सात शक्ती आहेत त्या सर्व मी आहे असे समज श्लोकार्थ पस्तीसावा सा सामामध्ये बृहत्साम्य आहे छंदामध्ये गायत्री छंद मी आहे मासामध्ये मार्गशीर्ष मास मी आहे व ऋतूमध्ये वसंत ऋतू मी आहे श्री रमापती म्हणतात मित्रश्रेष्ठा वेदामध्ये असलेल्या साम समुदायात बृहत्साम आहे ते मी सात छंदात गायत्री म्हणून जो छंद आहे ते माझे स्वरूप होय असे तो निसंशय जाण श्रीकृष्ण म्हणतात सर्व महिन्यामध्ये मार्गशीर्ष मास तो मी व ऋतूमध्ये पुष्पांची वृद्धी करणारा जो वसंत तो मी श्लोकार्थ छत्तीस सदतीस बरोबर आहे फसवणाऱ्यामध्ये द्यूत मी आहे तेजस्व्यामध्ये तेज मी आहे जय मी उद्योग मी सात्विकामध्ये सत्व मी आहे यादवामध्ये वासुदेव मी आहे पांडवामध्ये अर्जुन तो मी आहे मुनीमध्ये व्यास मी आहे व कवीमध्ये उशना कवी मी आहे हे शहाणे अर्जुना दुसऱ्याच फसवण्याचे जे प्रकार आहेत त्यात जुगार म्हणून जी विद्या आहे ती मी म्हणून चावडीवर जरी दरोडा पडला तरी त्याचे निवारण कोणास करता येत नाही अरे सर्व सतेज पदार्थात तेज म्हणून जी वस्तू आहे ती मी असे पक्के समज आणि सर्व आरंभलेल्या कार्यात ज्याची इच्छा असते तो जय मी देवश्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले नीती न सोडता सर्व उद्योगात जो उद्योग ते माझे स्वरूप सत्व धीरात सत्व मी व यादवात जो श्रीमंत तो मी असे श्री अनंत म्हणाले जो देवकी वसुदेवाकरता जन्म घेऊन यशोदेच्या मुलीकरता गोकुळात गेला व ज्याने स्तनपान करण्याच्या निमित्ताने पुतना राक्षसीचे प्राणहरण केले तो मी बाळपणची कळी उमरली नाही तो ज्याने दैत्यरहित पृथ्वी केली व हातावर गोवर्धन पर्वत धारण करून इंद्राचा गर्वहरण केला ज्याने यमुनेतील काली सर्पाचे मर्दन करून तिथे हृदयातील दुःख निवारण केले कालिया मर्दनाच्या समय सर्व लोक म्हणजे गोकुल सोडून यमच्या काठी आले असता त्यास जाळणारा अग्नी भक्षण करून ज्याचे त्याचे रक्षण केले ज्याने त्याचे रक्षण केले आणि ब्रह्मदेवाने गोप बालके व वासरे यांचे हरण करून नेल्यावर ती सर्व दुसरी उत्पन्न करून त्यास ज्याने वेड लावले बालदशेच्या आरंभी कंसच्या मोठमोठी धेंडे ज्याने सहज मारले अशा तुला किती गोष्टी सांगू तू सुद्धा असल्या पुष्कळ ऐकल्या आणि पाहिल्या असेल म्हणून यादवात अशी ज्याची कृती आहे तेच माझे स्वरूप हो आणि सोमवंशात तुझ्या तुमच्या पांडवात जो अर्जुन तो मी असे समज म्हणूनच तुझ्या व माझ्या प्रेमभावात अंतर पडत नाही तू लोकदृष्ट्या संन्यासी होऊन माझी भगिनी सुभद्रा हिला हरण करून नेलेस तरी तुझ्याबद्दल माझ्या मनात संशय उत्पन्न झाला नाही कारण तुझे माझे स्वरूप एकच आहे सर्व मुनीत श्रेष्ठ असे जे व्यासमुनी ते मी व सर्व कवीत श्रेष्ठ जे उषणाचार्य ते मी असे यादव श्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले श्लोकार्थ अडतीसावा दमन करणाऱ्यामध्ये दंड म्हणजे शिक्षा मी आहे जे मिळवू इच्छा इच्छिणाऱ्यांची नीती मी आहे गुह्य गोष्टीमध्ये मौन मी आहे व ज्ञानवंत जनांचे ज्ञान ते मी आहे अरे दमन करणाऱ्यामध्ये जो श्रेष्ठ दंड तो मी आहे जो मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वात सारखे शासन करतो तो मी असे समज सारासार विचार करून ज्या शास्त्रात धर्माचे अनुकरण केलेले असते ते सकल शास्त्रातील निधीशास्त्र मी हे बलवान अर्जुना सर्व गुह्य गोष्टीत मौन ते मी म्हणून मौन धारण करणारा पुढे ब्रह्मदेव देखील अज्ञानी ठरतो अरे ज्ञानांच्या ठिकाणी जे ज्ञान आहे ते मी असे समज आता विभूती विस्तार राहू दे कारण काही केले तरी त्यांचा अंत लागणार नाही श्लोकार्थ चाळीसावा एकोणचाळीस चाळीस अर्जुना जे काही सर्व भूतांचे बीज ते मी आहे मज वाचून असू शकेल असे सरा चराचरभूत काही नाही हे शरुत्पातना हे शत्रुपातापना माझ्या दिव्य विभूतींचा अंत नाही हा जो विभूतीचा विस्तार तो मी तुला संक्षेपाने सांगितला हे पहा अर्जुना पावसाच्या धारांची गणना करता येईल का किंवा पृथ्वीवरील गवताच्या काड्यांची गणना करता येईल का आणखी असे पहा समुद्राच्या लाटांची ज्याप्रमाणे गणती करता येत नाही त्याप्रमाणे माझ्या गुणविशेष विभूतींची गणती करता येणार नाही अर्जुना असे असताही तुला माझ्या पंचाहत्तर मुख्य मुख्य विभूती सांगितल्या परंतु ही जी माझ्या विभूती समजण्याविषयी तुला इच्छा उत्पन्न झाली ती व्यर्थ अशी मला वाटली माझ्या इतर विभूतींचा केवढा विस्तार आहे याचा पत्ता नाही म्हणून त्या तू ऐकणार काय हो मी सांगणार तरी किती याकरता तुला एक वार आम्ही आपले वर्म सांगतो की ज्या बीजापासून भूतांचे अंकुर फुटतात ते बीज मी आहे म्हणून लहान मोठे असे काही न मानता उच्च नीच हे सर्व भाव टाकून सर्व वस्तूंच्या ठिकाणी मीच आहे असे मान अर्जुना यापेक्षाही सर्वसाधारण अशी एक खूण तुला मी सांगतो ती आई तिच्या योगाने माझ्या विभूती तुला ओळखता येतील श्लोकार्थ एकेचाळीसावा अर्जुना जी जी वस्तू ऐश्वर्ययुक्त किंवा शोभायुक्त किंवा काहीतरी प्रभावाने युक्त असेल ती ती माझ्या तेजाच्या अंशापासून झालेली आहे असे तू जाण धनंजया ज्या ज्या ठिकाणी संपत्ती आणि दया यांचे वास्तव्य आहे त्या त्या ठिकाणी माझा अंश आहे असे समज श्लोकार्थ बेचाळीसावा अथवा हे अर्जुना ह्या ज्या पुष्कळ गोष्टी तुला सांगितल्या त्या समजून काय फळ आहे तर हे सर्व जग मी एका अंशाने व्यापले आहे इतके समज म्हणजे झाले अथवा आकाशात सूर्याचे बिंब एकच असून त्याची ज्याप्रमाणे त्रिभुवनात प्रभा फाकते त्याप्रमाणे ज्या एकट्याची सर्वजण आज्ञा पाळतात त्या महानुभावाला एकटा असे म्हणू नको व निर्धन असेही म्हणू नको हे पहा दुसऱ्याची इच्छा तृप्त करण्याकरता कामधेनूला आपल्याबरोबर काही सामग्री का घ्यावी लागते तिला ज्यावेळेस जो जो कोणी जे काही मागेल ते ती एकदम देते त्याचप्रमाणे माझ्या विभूतींच्या अंगात सर्व ऐश्वर्य भरलेले आहे हीच माझ्या विभूती ओळखण्याची खूण आहे असे जाण अर्जुना ज्यांच्या आज्ञा सर्व लोक शिरसामान्य करतात असे तुझ्या दृष्टीस पडेल त्या विभूती म्हणजे माझे अवतार आहेत असे समज माझ्या विभूतीत सामान्य विभूती व विशेष विभूती भेद मानणे महादोष आहे कारण या सर्व विश्वात मीच एकटा भरलेला आहे तर असे असता साधारण विभूती आणि चांगली विभूती असा भेद करपून उगीच आपल्या बुद्धीस कलंक का लावून घ्यावा तूच व्यर्थ का कुसळावे तो अमृताला शिजवून निम्मे का आका आटवावे तसेच वायूला उजवे आणि डावे अंग आहे का सूर्यबिंबाचा पुढील आणि पाठीमागील भाग पाहू गेले असता ज्याप्रमाणे आपली दृष्टी मात्र नाहीशी होईल तो सर्व माहीत असल्यामुळे त्याला पुढे आणि मागे अशा बाजू नाहीत व त्याकडे पाहू लागले म्हणजे डोळे मात्र आंधळे होतील त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी साधारण आणि विशेष असा भेद नाही आणि हे सुभद्रापते माझ्या ज्या अनंत वेगळाल्या भू विभूती आहेत त्या तू किती मोशील म्हणून माझ्या विभूती जाणण्याची तुझी इच्छा पुरी कर आता हे पहा माझ्या एका अंशाने हे सर्व जग भरलेले आहे म्हणून अभेदबुद्धीने सर्वत्र मीच आहे असे समजून मला भूज ज्ञानरूप वनास वसंत ऋतूप्रमाणे आनंद देणारा व विरक्तांना एकांतात सोबत देणारा असा सकल ऐश्वर संपन्न श्रीकृष्ण परमात्मा याप्रमाणे बोलता झाला तेव्हा अर्जुन म्हणाला प्रभो माझ्या विभूतींचे ठिकाणी भेद मानू नको म्हणून जे तुम्ही सांगितले ते आपल्या थोरपणाला शोभेलच आहे कारण मग भेद निराळा आणि त्याचा त्याग करणारे आम्ही निराळे असे झाले हे पहा सूर्य आपण उगवण्यापूर्वी जगाला असे म्हणतो काय की अंधाराला एका बाजूला घालवून द्या कारण सूर्य उगवल्याबरोबर अंधकाराचा आपोआप नाश होतो त्याप्रमाणे ईश्वरमय सर्व जगत आहे असे ज्ञान उत्पन्न होण्याबरोबर ईश्वरास जाणणाराही तद्रूपच होतो पण देवा या बाबतीत तुम्हाला अविचारी असे म्हणावे तर अधिक प्रसंग होईल प्रभू तुमचे फक्त नाव जर एक वेळ कोणी तोंडाने उच्चारले किंवा कानाने ऐकले तर त्याच्या मनातून खरोखर भेद नाही सावतो ते तुम्ही प्रत्यक्ष परब्रह्मच जर माझ्या सुदैवाने माझ्या हाती आला आहात तर तुम्हा आम्हा भेद म्हणता तो कोठून असणार व तो कोणी कोठे पाहावा हे पहा एखाद्याने चंद्रबिंबाच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावरही त्याला उकडावेस लागेल का पण श्रीकृष्ण आपण मोठे आहात तेव्हा हवे तसे बोला हे बोलणे ऐकता श्रीकृष्णास अतिशय संतोष झाला आणि त्यांनी अर्जुनाला अंतःकरणपूर्वक आलिंगन देऊन म्हटले आमच्या बोलण्याचा तू राग मानू नको भेदाचे परंपरा सांगण्याच्या ओघात आम्ही विभूतीविषयी जे प्रकार सांगितले ते अभेद रूपाने तुझ्या मनात ठसले की नाही हे समजण्याकरता क्षणभर बाह्यात करी तसे बोललो तो माझ्या विभूतीबद्दल तुला चांगला बोध झाला आहे असे दिसले तेव्हा अर्जुन म्हणाला देवा हे आपले आपणच काय ते पाहून घ्या पण या विश्वात सर्वत्र तुम्ही भरलेले आहात असे मला दिसते अशा रीतीने अर्जुन योग्य ते साला असे संजय सांगत असता धृतराष्ट्र राजा स्वस्थ स्तब्ध बसला होता तेव्हा संजयच्या मनाला खेद वाटून तो म्हणाला सहज लाभ हात होत असता ते दवडणे हे नवल नव्हे का धृतराष्ट्र राजाची ज्ञानदृष्टी शाबूत आहे असे मी समजत होतो परंतु तसा प्रकार नसून हा बाह्यदृष्टीप्रमाणे ज्ञानदृष्टीनेही आंधळ आहे परंतु धृतराष्ट्राची गोष्ट राहू द्या अर्जुन मात्र आपल्या स्वहिताची योग्यता वाढवीत आहे का की या गोष्टीपेक्षाही दुसऱ्या एका गोष्टीविषयी त्याच्या मनात उत्कंठा उत्पन्न झाली व तो म्हणाला सर्व जग ईश्वरमय आहे असा जो माझ्या अंतःकरणात अनुभव आला आहे तो माझ्या डोळ्यासमोर प्रकट व्हावा या इच्छेच्या मार्गाने बुद्धी चालू लागली आहे ह्याच दोन्ही डोळ्याने मी सकल विश्वरूप पहावे तो दैववान असल्यामुळे अशी इच्छा करू लागला आज अर्जुन म्हणजे कल्पतरूची केवळ शाखाच आहे म्हणून त्याला पुरे कधी यायचे नाही कारण त्याच्या तोंडून ज्या ज्या गोष्टी निघतील त्या श्रीकृष्ण खऱ्या करीत आहेत जो श्रीकृष्ण परमात्मा प्रल्हादाच्या बोलाप्रमाणे विषसुद्धा आपणच बनला तो सद्गुरू अर्जुनास प्राप्त झाला आहे म्हणून निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात विश्वरूप पुसण्याकरता पार्थ कशा रीतीने आरंभ करील ती कथा आता पुढील प्रसंगी सांगेन इति श्री ज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां दशमोध्याय श्लोक बेचाळीस ओव्या तीनशे पस्तीस समाप्तः